श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग सत्तावीसावा श्री भूषंड म्हणाले हे ज्ञान पारंगत ब्रह्मन मी ज्याप्रमाणे चिरंजीव झालो आहे व या शरीरेंद्रिय समूहात परमार्थत जे मी आहे ते सर्व केवळ तुझी आज्ञा पाळावी म्हणून मी धारिष्ट्य करून सांगितले आहे तेव्हा श्री वसिष्ठ म्हणाले भगवन आहा हा खरोखर तू मोठा विचित्र व श्रवणेंद्रियांचे भूषण असा हा आपला वृत्तांत सांगितलास तो अत्यंत आश्चर्याचे कारण आहे साक्षात दुसऱ्या ब्रह्मदेवाप्रमाणे असलेल्या तुझ्यासारख्या अत्यंत चिरंजीव महात्म्याचे ज्यांना दर्शन घडते ते धन्य होत माझ्या दृष्टी आजपर्यंत ज्या राहिल्या त्याचे आज सार्थक झाले बुद्धीला पावन करणारा आपला वृत्तांत तू मला जसाच्या तसा सांगितलास मी सर्व दिशांमध्ये भ्रमण केले देव व विद्वान यांच्या ज्ञान व ऐश्वर्यरूपी संपत्ती पाहिल्या पण जगात तुझ्यासारखा महात्मा मी कोठेच पाहिला नाही मोठ्या यत्नाने दीर्घकाल शोध केल्यास एखादा मोठा तत्वज्ञ कसाबसा सापडतो परंतु तुझ्यासारख्या भव्यात्मा या जगात कोठेच सुलभ नसतो वेळूच्या बेटातील क्वचित एखाद्याच वेळूत मोती होते त्याप्रमाणे या जगात कोठे एखाद्याच ठिकाणी तुझ्यासारखा पुरुष दिसतो पुण्यदेही व विमुक्तात्मा अशा तुला मी अवलोकन केले हे फार मोठे शुभकार्यच संपादन केले यासाठी तुझे कल्याण असो तू आपल्या शुभगुहेत प्रवेश कर कारण माझाही मध्यान कर्म करण्याचा समय झाला आहे तेव्हा मी आपल्या सप्तर्षी लोकातील घरी जातो हे भाषण ऐकून भुजंडाने वर उठून आपल्या संकल्पित हाताने त्या झाडावरून सुवर्णपात्र घेतले ज्याची बुद्धी पूर्ण आहे अशा त्याने नंतर ते पात्र कल्पवृक्षावरील सुवर्णवर्ण लता पुष्प केसरांनी व मौतिक मौक्तिकयुक्त अर्ध्याने भरले आणि त्या अर्धपाद्य पुष्पाने त्या चिरंजीव भूषंडाने माझी पायापासून मस्तकापर्यंत भक्तिभावाने शंकराप्रमाणे पूजा केली हे पक्षी श्रेष्ठा माझ्या मागोमाग पोहोचावा या येण्याचे श्रम तू उगीच करू नकोस असे बोलून मी आसनावरून उठलो आणि त्या वृक्षावरून पक्षाप्रमाणे उड्डाण केले तोही माझ्या मागोमाग आकाशातून एक योजनपर्यंत आला तेव्हा आपल्या हाताने त्याचा हात धरून त्या भुषुंड पक्षाला मी बळेबळेच माघारी फिरवले मी एका क्षणातच आकाशात अदृश्य झालो असता तो पक्षी श्रेष्ठ आपल्या घराकडे परतला खरोखर सज्जन संगती सोडवत नाही आम्ही दोघेही एकमेकास दिसेनासे झालो सागरात जसा तरंग त्याप्रमाणे मी आकाशात अदृश्य झालो असता नंतर भुजंडाचे अखंड स्मरण करत मी सप्तर्षी मंडलास जाऊन पोहोचलो इतर मुनींचे दर्शन घेतले माझ्या भार्येने अरुंधतीने माझी पूजा सत्कार केला पूर्वी कृतयुगाच्या आरंभी दोनशे वर्षे होऊन गेली असता मेरूच्या शिखरावरील वृक्षावर माझी भुषुंडाची भेट झाली हे रामा आज ते कृतयुग संपून जाऊन आता त्रेतायुग आले आहे या त्रेतायुगामध्ये शत्रुमर्दना तू आला आहेस पुन्हा आता आठ वर्षापूर्वी त्याच मेरू पर्वतावर भुषुंड तसाच जरारहित अवस्थेत मला भेटला आहे असा हा जो मी भुषुंडाचा विचित्र अत्यंत श्रेष्ठ वृत्तांत तुला सांगितला आहे तो ऐकून आणि त्याच्या मनात विचार करून जे तुला योग्य दिसेल योग्य वाटेल ते तू कर श्री वाल्मिकी म्हणाले याप्रमाणे जो कोणी शुद्धमती पुरुष या उत्तम बुद्धी असलेल्या भुषुंडाची ही सत्कथा ऐकून तिचा चांगला विचार करील तो जन्माधिकांनी व्यापलेले व त्यामुळेच व्याकुळ झालेले जीव या प्रसिद्ध मिथ्या माया नदीला स्वतःच्या प्रयत्नाने या शरीरात तरून जाईल इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे सप्तविशः सर्ग श्रीराम